जो त्याला चिकटलेला येतळा गुडघ्यात पाय मोडल्यागात मटकन खाली बसला दोन पायावर खाली बसून तो वर बघू लागला अबांच्याही अंगावर काटा उभा राहिला एका हातानं गळ्याजवळ पदर धरून बसलेला लक्ष्मीबाई मान वर करून बघतच राहिल्या आणि हळू आवाजात दत्तू सांगू लागला आमच्या घराच्या बोळातनं बाहेर आलो का आणि आडिवलं बघा दोघा चौघाचं पांजणाने एकानं ढोसललं आणि केरुनानं मुंडी धरली हो का हो म्हणतोय तर दोन मुसकाडीत लगावल्या बघा काय बोलाय तरी येतय दांडगाव्या मोर काय चालणार आणि रक्त्याला धरून ओढतच नेलं बघा समडोळ्यांच्या घरापुढं नेऊन मला बा खाली बसवलं धरूनच बसलं हो आणि विचारू लागलं काय बोलणार मी तरी गेलो का एडबाडून पार येडबडलो आणि तोंडाकडे बघत राहिलो तर बघा असा लांब बसला किरणाला उठला त्या अंगावर धावून आला आणि बघा का लाता घालून म्हणाला रातचं वस्तीला जातोस तुला काय काय कळलंय सांग आणि असं सांगून त्यानं विचारलं आता काय सांगणार हो पंत मी पंत तरी काय सांगणार त्याला तेही नुसते तोंडाकडे बघत राहिले आणि एक उसासा टाकून दत्तू म्हणाला अजून मी धाप लागल्या झाले बघा खुनच करतात काय काय की असं वाटलं पोटातच भ्या पडलं आणि विचारतील तसं वय म्हणत गेलो काय करतोय तर मग काळजीच्या स्वरात आबाने विचारलं आम्ही बाईला काही फूस दिली म्हणून सांगितलंस काय तू थोडं घुटमळल्यागत करून तू म्हणाला तसं कशाला बोलू आबा डोळ्याला डोळा लावून बघत राहिले मनाला चटका लागल्यागत झाला होता त्यांनी ह्याला काय काय विचारलं आणि ह्याला काय सांगितलं याचा अंदाज काही करता येत नव्हता ते नुसते त्याच्या डोळ्याकडे टक लावून बघत राहिले दत्तू म्हणाला पंथ काय मज्जा राहिली नाही गावात असं म्हणून तो सांगू लागला छव म्हटलं की वाऊ करून अंगावर यायला लागली कुत्री सोकावल्यात बायली ते सुताराचं राम्या ते किडमिड हो त्यानं माझ्या हातातली काडी हिसकावून घ्यावी त्याच्या अंगात एवढा जोर कुठला आला असं बघा की आणि जरा थांबल्यासारखं करून तो म्हणाला अशी माणसं तराकल्यागत करू लागली कुणाला बी उठून जर ठोकू लागली तर कसं व्हायचं आणि काय म्हणायचं हे दोन पायावर बसला येताळा करा करा मांडी खांजळत म्हणाला मारुडा बी सगळा उसळ आहे जी बाईनं भाऊबंद्यातलाच कुणाला तरी दत्त घ्यायला पाहिजे म्हणत्यात आणि असं म्हणून तो कचवचत बोलला इथं वस्तीवर याचं म्हणजे सुधी लय जीवावर आलंय म्हणा असा एवढ्याच बाहेरच दार वाजलं चांगली थाप पडली आणि जरा धसच लागला सगळेच मानावळवून दाराकडे बघत राहिले आणखी दार वाजलं आणि अंगाचा थरकाप उडाला सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले बुडणाऱ्या नावेत सगळ्यांनी एक जागी गोळा व्हावं आणि एकमेकांकडे बघावं तशी अवस्था झाली आणि बाहेरनं आवाज आला दार उघडा मी उद्धव नाना उद्धव नानांचा आवाज ऐकून जीव भांड्यात पडला फासात अडकलेली मान मोकळी झाली आणि दत्तू दार उघडायला पुढे झाला उद्धवना आत आले आल्या आल्या सईला टांगल्या कंदिलाकडे बोट करून म्हणाले नुसती वाद जळते तेल नाही वहिनी त्यात सगळ्यांच्याच नजरा कंदिलाकडे वळल्या खरंच वाद जळत होती आणि जळणाऱ्या वातीचा वासही जाणवत होता लगबगीनं लक्ष्मीबाई उठल्या त्याने आतली एक चिमणी आणून बाहेर ठेवली आणि कंदील घेऊन पुन्हा आत गेल्या कंदिलात तेल घालायचं त्यानं सुचलं नाही जीव बाहेर अडकला होता एवढी रात्र करून उद्धवनांना का आले याचं कोडं पडलं होतं तेल घालत न बसता कंदलाची वात विजवून त्या मोकळ्या झाल्या आणि विजलेला कंदील तसाच आत ठेवून त्या परत उसरीवर आल्या आबा ही गप्प बसून होते उद्धवनांना आता जोता चढून वर आले तसे आबा बसल्या बसल्या मागे सरकले आणि तक्क्याला पाठ लावून गप्प झाले असा प्रात्रिक औचित काय न केलं हे विचारण्याचा त्यांना धीर झाला नाही कुणीच काही बोलत नव्हतं गार वारा चौकातनं आत येत होता आणि आडोशाला ठेवलेली चिमणीची ज्योती थरथरत होती तशा लक्ष्मीबाई पुन्हा आत गेल्या कुंडीला टांगून ठेवला कंदील त्याने हातात घेतला आतल्या दारातनं बाहेर बघतच त्याने त्याचं टोपण काढलं अंधारातच अंदाजानं त्यांनी त्यात तेल भरलं आणि लावलेला कंदील घेऊन त्या पुन्हा बाहेर आल्या त्यांच्या हातातल्या कंदिलाकडे बघत उद्धवनाना म्हणाले वहिनी जरा वाद कमी करा त्याने वात कमी केली आणि हातातला कंदील सळीला टांगून त्या खाली बसल्या उद्धव नानांच्या तोंडाकडं टक लावून पाहत राहिल्या उद्धव नानाने नजर वळवून आबांच्याकडे बघितलं आणि तोंडातल्या तोंडात फुटफुटल्यागत ते म्हणाले मघापासून दोनदा येऊन गेलो गायकवाड बसला होता म्हणून आत आलो नाही आबाने विचारलं काही विशेष तसं काही नाही पण आपलं सावध करावं म्हणून आलो होतो एवढं बोलून उद्धव नाना थोडकं थांबले आणि भुईची सतरंजी चिमटीत धरत म्हणाले बाईला सल्ला मसलत देण्याच्या भानगडीत कशाला पडता तुम्ही कोण पडतोय त्या भानगडीत असं म्हणून आबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि उद्धव नाना म्हणाले असं लोक बोलतात ते सांगितलं आणि खरं बोलू आबा बोल की थोडं चुळबुळ्यासारखं करून उद्धव नानाने सांगितलं तुमचा चुलत भाऊ लखूच काड्या घालतोय दाजीबा गायकवाडला त्यानंच हुलीवर घातलंय लक्ष्मीबाई बोलल्या त्याला कुलकर्णी पदाची हाऊस सुटली असेल ना आबा म्हणाले अरे कुणाला हाऊस झाली आहे इथं कामाची तो तयार आहे का हे गळ्यात घ्यायला तो कसा तयार होईल मग मग तुम्ही काय ते ओळखा आबा संतापून म्हणाले अरे पण एवढ्या आतल्या अंगानं माझा काटा काढायला मी काय असं मांजर मारलंय भाऊ बंद आहात ना तुम्ही मग मांजर आणि घोड कशाला मारायला पाहिव आबा खिन्न मनाला बसूनच राहिले एक एक नवीन ऐकू येत होतं अजून काय काय ऐकायचंय आणि काय काय बघायचंय हे कळत नव्हतं ही कोडी काही उलगडत नव्हती कशाचाच काही अंत लागत नव्हता ठाव तरी कशाला घ्यायचा आणि विचार तरी कोणत्या गोष्टीचा करायचा काही विचारच चालत नव्हता सगळंच अगम्य वाटत होतं पुढील संकटाची चाहूल कळत होती आणि त्याला तोंड देण्याची ताकद हळूहळू नाहीशी होत असल्याची जाणीव तेवढी मनाला होत होती आबांचा चेहरा काळजीनं आत ओढला होता मन उदास झालं होतं हाच पसरून वर बघत ते म्हणाले उद्धव नाना आपली वेळच फिरली आले देवाजीच्या मनात इथे कोणाचेच आले ना थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि मग एकाएकी उद्धव नानाने विचारलं परवा कृष्णा खोताला तुम्ही काय सल्ला दिला कसला सल्ला शंकर देसाईवर चॅप्टर केस भर असं तुम्ही सांगितलं म्हणे कुणी सांगितलं तुम्हाला शंकर देसाईच असं म्हणत होता मग काय बोलायचं असं म्हणून आपल्या दोन्ही घालांना हात लावून आबा गप्पच बसले मान मागे तक्क्याला टेकवली आणि डोळे झाकून ते स्वस्थ बसून राहिले काही बोलणंच नकोसं झालं आबा असे डोळे झाकून आणि मान मागे रेलून बसून राहिले तसं उद्धव नानानच बोलणंही खुंटलं तेही मान खाली घालून भुईच्या सतरंजीकडे नजर लावून गप्प झाले आणि आबाच फुटफुटले उद्धव नाना त्या शिवा कुंभारासारखी माझी अवस्था झाली शिवा कुंभारासारखी म्हणजे त्याला वेड लागलेला माहीत नाही तुम्हाला शिवा कुंभाराला असे विचारून उद्धव आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत राहिले आणि आबा मान पुढे झुकून सांगू लागले अहो खिंडीत लुटमार झाली ना त्याची तेव्हापासून त्या पोराला वेड लागले उद्धव हसून म्हणाले आबा शिवाला वेड लागले नाही त्याच्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय हे ऐकून आबा नानांच्या तोंडाकडे पाहत राहिले त्यांना कशाचाच काही अर्थबोध होईना असा झाला ही गोष्ट ते नवीन ऐकत होते आणि ऐकावं ते नवल वाटत होतं त्यांच्याच डोक्यात भ्रम निर्माण झाला होता त्यांना गरगरल्यासारखं झालं आणि डोकंच भिर करून गेलं नुसते डोळे उघडे ठेवून ते बसून राहिले आणि उद्धव नाना म्हणाले असं बघताय काय आबा खरंच म्हाताऱ्यावर परिणाम झालाय ज्याला त्याला हातात काठी घेऊन तो मारत सुटलाय म्हण असल बाबा असं म्हणून आबानी मान हलवली आणि विषय बदलत उद्धवनाना म्हणाले कानावर काही वेगळंच ऐकायला येतंय तुम्ही जरा जपून असावं आमची आपली एक सूचना उद्धवनाना असं तुटक बोलले आणि आबा कावरे बावरे झाले लक्ष्मीबाई चपापल्या थोडं पुढं सरकून त्यांनी विचारलं हे मोघम बोलणं कसलं भाऊजी जे असेल ते उघड बोला ना उघड आणखी की कसलं असं म्हणून उद्धव नाना म्हणाले दत्तक प्रकरण शिजतंय ना बाई आपल्या भावाला द, मुलगा दत्तक घेणार आहेत आणि आबाणीच त्यांना तसा सल्ला दिला आहे असा सगळ्यांचा समज झाला आहे किरुणाना तर म्हणतोय हा सारा बामणाचा कावा आबाना संताप आला त्यांनी रागाने विचारलं असाच जर समज झालाय तर मग काय करावं म्हणता त्यांच्या या प्रश्नावर विचार केल्यासारखा करून उद्धव नानाने सांगितलं मला वाटतं एक वर्ष सहा महिने हे गाव सोडून तुम्ही कुठंतरी निघून जावं हे चांगलं पोरं बाळ हा संसार हे सारं घेऊन जाऊ नको जायला आबानी विचारलं आणि काय खाऊ बाहेर जाऊन असं कातावू नका आबा मी काय म्हणतो याचा विचार करा ऐका माझं बोला आबा असं रागानं म्हणालं पण उद्धवनानं अगदी शांतपणानं त्यांना सांगू लागले काही काळ गाव सोडल्यानं काही बिघडत नाही आणि बाहेर जाऊन काय खाऊ हा प्रश्नही नाही अनेक पै पाहुणे आहेत कुठेतरी एक वर्ष सहा महिने तर तळ ठोकायचा जमिनी आहेत त्या खंडानं लावायच्या विचार करा दिवस कसे आले ते पहा आणि काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा आबा विचार करत राहिले उद्धव नानाने सुचवला मार्ग पसंत नसला तर त्याचा विचार करणं भाग होतं काळ बदलला होता जुने दिवस जाऊन नवे दिवस आले होते असे दिवस त्यांनी कधी डोळ्यांनी पाहिले नव्हतं माणसं बदलली होती मांजरं सुद्धा वाघ होऊन गावातनं फिरत होती काळ फार कठीण आला होता जगणं कठीण झालं होतं आणि पुढं काय होईल हेही सांगता येत नव्हतं अशा या गावाबरोबर कसं नांदायचं हा प्रश्न होता आबा विचार करीत राहिले आणि उद्धव नाना त्यांच्या कानाशी लागून म्हणाले आबा दिवस फार कठीण आलेत आज या घटकेला गावात किमान दहा पाच फरारे असतील स्वतः डोळ्याने बघितलंय असं म्हणून उद्धव नाना थांबले आणि आबाणी विचारलं काय लोणारेची तानू तिच्या घ पिऱ्या तिच्या घरात पिऱ्या धनगराचा रोज रात्री मुक्काम असतोय खलबत चालू आहेत अहो आता भय राहिलंय कुठं गावाला मळ्यात ही चार मांग गारुडी मुक्कामाला असतात म्हण नागू पैलवानाला त्याने जवळ केलंय कधी काय घडेल सांगता येतंय त्यात तुमच्यावर सगळ्यांचा दात आहे एवढ्यात स्प्रिंग निसटल्यासारखा गर्रकन आवाज आला आणि भिंतीवरच्या घड्याळात बाराचे ठोके पडले रात्रीचे बारा वाजले आणि उद्धवनाना उठून उभे राहत म्हणाले बरं आहे तुम्ही लवकर विचार करा आणि ठरवा काय ते असं म्हणून उद्धवनाना निघून गेले दत्तू नायकानं पुढं होऊन दार झाकलं आडना घातला आणि पुन्हा जोत्याजवळ येऊन तो उभा राहिला उठावं आणि गप्प पडावं असं कुणालाच वाटेना एकाएकी जोराचा वारा आला झोका दिल्यागत सळईचा कंदील हलू लागला भक्कन एकदा दिवा गेला आणि पुन्हा परत आला चला पडा चला आता असं म्हणून आबा उठले गादीवर पडल्या पडल्या आबा विचार करीत होते कूस बदलून लक्ष्मीबाईंकडे बघत ते म्हणाले बरं का काहीतरी डाव दिसतोय कसला आमच्या पोटात अशी भीती घालून गावातनं हाकलून द्यायचा विचार असावा एकदा आम्ही गाव सोडलं म्हणजे आमची रानं बळकावायला मोकळा झाला आधीच आहे ते करदे का थोडे फितवले त्यानं तरी सल्ला द्यायचा आला होता दुसऱ्याच्या सरणावर पोळी भाजून घ्यायचा बेत रस्ता आहेत आम्हाला कळत नाही वीस वर्षे गावचं कुलकर्णा केलंय म्हणावं असं म्हणता विचारांचं भुयार सुरू झालं आणि वर आड्याला टांगले आपल्या भविष्याकडे बघत ते पडून राहिले